ब्रजनाथ नित्य शरीर आणि लिंग शरीरात काय भेद आहे बाबाजी नित्य शरीर चितकणमय निर्दोष आणि अहम पदार्थाची यथार्थ वाच्य वस्तू आहे लिंग शरीर जड संबंधाने निर्माण होते जे मन बुद्धी आणि अहंकार या तीन विकारात गठित विकारांनी गठीत होते ब्रजनाथ मन बुद्धी आणि अहंकार या काय प्राकृत वस्तू आहेत जर या प्राकृत आहेत तर यात ज्ञान आणि क्रिया कशा सिद्ध आहेत बाबाजी भूमिरापो अनलो वायुह खम मनो वच अहंकार इतियम मे भिन्ना अपरेयमित अपरेयमितस्तवन्वन्यां प्रकृतीं विद्धिं मे परां जीवभूता महाभाव येदम धार्यते जगत येत द्योनिनी भूतानी सर्वान्यत्युपधारय अहम कृत संस्य जगत प्रभव प्रलयस्तथा गीतोपनिषदाच्या या श्लोकामध्ये शक्ती शक्तिमान भगवंताच्या दोन प्रकारच्या प्रकृतीचे वर्णन केले आहे एकीचे नाव पराप्रकृती आणि दुसरीचे नाव अपराप्रकृती आहे पराप्रकृती जीवशक्ती आणि अपराप्रकृतीस जड वा मायाशक्ती देखील म्हणतात जीवशक्तीस चितकणमय असते म्हणून तिचे नाव परा अर्थात श्रेष्ठ शक्ती आहे मायाशक्ती जड असते म्हणून तिचे नाव अपरा शक्ती आहे अपरा शक्तीपासून जीव बिलकुल भिन्न तत्व आहे अपराशक्तीमध्ये आठ स्थूल तत्वे असतात पृथ्वी जल वायू अग्नी आणि आकाश ही पंचमहाभूते तसेच मन बुद्धी आणि अहंकार जड प्रकृतीच्या अंतर्गत मनबुद्धी आणि अहंकार हे तीनही विशेष जडद्रव्य आहेत यांच्या यांचा जो ज्ञानाकार दिसून येतो तो ज्ञानचित स्वरूप नसून जड स्वरूप असतो मन जड विषयांकडून जी सर्व प्रतिच्छाया ग्रहण करते त्यावर ते ज्ञानकांड रूप एक व्यापार स्थापन करते हा ज्ञानकांड रूप व्यापार जडमूलक असतो चित्तमूलक नाही या ज्ञानकांडावर जी वृत्ती सत असताचे विवेचन करते त्यास बुद्धी म्हणतात ही बुद्धी ही जडमूलक असते उक्त ज्ञानास अंगीकारून ज्या अहमभावाचा प्रादुर्भाव होतो तोही जडमूलकच असतो चितमूलक नाही हे तिन्ही मिळून जीवाच्या जडसंबंध मूलक द्वितीय स्वरूपास प्रकाश करतात या द्वितीय स्वरूपाचे नाव लिंग शरीर आहे जडबद्ध जीवाच्या लिंग शरीराची अहमता प्रबल होऊन नित्य स्वरूपाच्या अहंतेस झाकून टाकते नित्य स्वरूपात चितसूर्य कृष्ण याच्या संबंधाने संबंधाने जी अहंता उत्पन्न होते तीच नित्य आणि शुद्ध अहंता असते मुक्तावस्थेत तोच अहंकार परक परत प्रकट होतो जोपर्यंत नित्य शरीर लिंग शरीराने झाकलेले असते तोपर्यंत स्थूल आणि लिंग शरीरा शरीरागत जडाभिमानच प्रबळ असतो म्हणूनच तोपर्यंत चितसंबंधाभिमान लुप्तप्राय असतो लिंग शरीर सूक्ष्म असते म्हणूनच स्थूल शरीर त्यास आच्छादित करून कार्य करते स्थूल शरीराद्वारे झाकलेल्या झाकलेले असल्याने स्थूल शरीरा स्थूल शरीरागत वर्ण जाती आदींचा अहंकार उत्पन्न होतो यद्यपि मन बुद्धी आणि अहंकार हे तिन्ही प्राकृत आहेत तरीही आत्मवृत्तीचा विकार होऊन ते ज्ञानाचा अभिमान करतात ब्रजनाथ मी समजलो की जीवाचे नित्य स्वरूप चितकणमय असते आणि त्या स्वरूपास चितकणमय अंगांनी गठीत एक सुंदर शरीर देखील आहे बद्धावस्थेमध्ये ते चितकणमय सुंदर शरीर <clears throat> लिंग शरीराद्वारे आच्छादित असते जड शरीराद्वारे आच्छादित असल्याने जीवस्वरूपातही जड विकार उत्पन्न होतो आता मी हे जाणू इच्छितो की मुक्त अवस्थेमध्ये जीव पूर्णपणे निर्दोष असतो का बाबाजी चितकण स्वरूप निर्दोष असूनही असंपूर्ण असतो कारण अत्यंत अणुस्वरूप असल्याने त्यात दुर्बलता असते त्या अवस्थेत केवळ मात्र हाच दोष दिसून येतो की बलवती मायाशक्तीच्या संसर्गाने जीवाचे चितस्वरूप लुप्त होण्यायोग्य असते श्रीमद भागवताचे कथन आहे ये अन्ये अरविंदाक्ष विमुक्त मानिनस्तवय्यस्त भावाद विशुद्ध बुद्धय आरुद्य आरुह्य कृच्छ्रेन परम पदम ततः पतन्त्यध्यो अनाद्रुत युष्मत्य म्हणून मुक्तजीव कितीही श्रेष्ठ पद प्राप्त करो त्यांच्या घडणीची असंपूर्णता नेहमीच त्यांच्या सोबतच राहील याचेच नाव जीवतत्व आहे म्हणून वेदांमध्ये म्हटले गेले आहे की ईश्वर मायाधीश आहेत आणि जीव आपल्या सर्व दशांमध्ये मायेच्या अधीन होण्यायोग्य राहतात पंधरावा अध्याय समाप्त